ऐका हो ऐका काय पाठी दिसली वाटतं नवीन अजून एक हो हो कुठली पाठी चला तर मग आता वाचूनच दाखवते आम्ही पाच सात वर्ष अभ्यास करून कळालं का अभ्यास अभ्यास केलाय अभ्यास केलाय कुठला अभ्यास हो हो केलाय ना थांबा तर जरा वाचून दाखवते आम्ही पाच सात वर्ष अभ्यास करून हुशार झालो आहोत असं गुगलवर वाचलेले ज्ञान इथे पाजळू नका नाहीतर अपमान होऊ शकतो नमस्कार आप ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F वर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे एक मुलाखत कार्यक्रमचे आपले खास पाहुणे बालासाहेब घोरपडे आहेत आणि मागच्या एपिसोडमध्ये पण आपण त्यांच्याबरोबर एक पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विचार केलेला त्या सिरीजमध्ये आज आपण परत पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं काय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग याच्यावरती आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करणार आहे तर बालासाहेब गोरपडे यांचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये नमस्कार नमस्कार दरबाला साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रममध्ये एक मुलाखतमध्ये आणि जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये सकारात्मक चिंतनवरती विशेष तुम्ही आपले चिंतन व्यक्त केले तर एक असा प्रश्न म्हणजे सकारात्मक चिंतन म्हणजे नेमका काय आहे तर खूप छान प्रश्न तुम्ही विचारला कारण जोपर्यंत आपल्याला नेमकं सकारात्मक चिंतन काय आहे याची जर व्याख्या माहीत नसेल तर आपण पुढं जाऊ शकत नाही नक्कीच म्हणजे सर्वात प्रथम सकारात्मक चिंतन म्हटलं तर स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत स्वतःच्या स्वरूपाची आणि स्वतःची ओळख नसेल तोपर्यंत आपण स्वतःविषयी जे चिंतन म्हणतो ते चिंतन करू शकत नाही म्हणजे सकारात्मक चिंतनसाठी आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख असणं गरजेचं आहे आणि स्वतःला ओळखणं हे खूप गरजेचं आहे जसं आपण हिंदीमध्ये कोणीतरी एक कवीने म्हटलेलं आहे की गम ना कर जिंदगी बहुत बडी है गम ना कर जिंदगी बहुत बडी है चाहत की महफिल तेरे लिए खड़ी है चाहत की महफिल तेरे लिए खड़ी है बस एक बार मुस्करा कर तो देख लो बस एक बार मुस्कुरा कर तो देख लो तकदीर खुद तुम्हारे लिए बाहर खड़ी है <laughs> तकदीर खुद तुम्हारे लिए बाहर मिलने के लिए खडी है. तर म्हणण्याचं तात्पर्य की ज्यावेळेला जीवनामध्ये आपण आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणतो त्यावेळेला ते सकारात्मक विचार हे नकारात्मक जी आपले काही विचार असतात त्याला दूर करते आणि नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार भरतात आणि आपला जो प्रवाह आहे जीवनामध्ये एक सकारात्मक चिंतन करण्याचा त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खुशीची लहर किंवा जीवनामध्ये एक उमंग उत्साह आणि एक नवीन ऊर्जाचा संचार होतो आणि ज्या ज्या वेळेला आपलं एक स्वचिंतन आपल्या जीवनामध्ये चालू होतं त्यावेळेला व्यक्ती स्वतःच्या चिंतनामध्ये जास्त वेळ देतो स्वतःविषयी त्याची क्रिएटिव्हिटी सुरू होते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा दृष्टिकोन हा एक सकारात्मक होऊन जातो म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा आपल्या स्वयं स्वतःसाठी म्हणा स्वचिंतन हे खूप काही गरजेचं आहे आणि स्वचिंतनासाठी जे पहिलं स्वरूप आहे सर्वात प्रथम आपण हे विचार करायला पाहिजे की नेमकं दिवसभरामध्ये आपण दोन शब्द वापरतो की हे मी केलं आणि हे माझं आहे मग नेमकं हे एक चिंतन आपण कधीतरी करायला पाहिजे की हे मी म्हणणारी कोण किंवा एखादी गोष्ट मला पाहिजे मला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजे शरीराला पाहिजे <laughs> किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे हो एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे किंवा तुम्हाला पाणी प्यायचं आहे या जे दैनंदिन जीवनामध्ये जे क्रिया आहेत जेवण करायचं आहे तर नेमकं मला पाहिजे म्हणणारं कोण आहे आणि जोपर्यंत हे स्वस्वरूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत शरीर आणि आत्मा याच्यातला जोपर्यंत आपल्याला भेद कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्वचिंतनाची प्रक्रिया सुरू होत नाही थोड्या काळ पुरतं आपण स्वचिंतन करू स्वतःसाठी भगवानाशी ईश्वराची नामस्मरण करू परंतु ती कंटिन्युटी जर चालू करायची असेल जीवनामध्ये सदैव सदैव मन आपलं जर प्रसन्न ठेवायचं असेल तर त्याकरता स्वस्वरूप म्हणजे मी कोण आहे या शरीराला चालवणारी मी एक चैतन्य शक्ती आहे आणि ती चैतन्य शक्ती सर्व काही या कर्मेंद्रियाद्वारे कर्म करत आहे हे ज्या वेळेला आपल्याला मधून एक समज येईल आणि ते प्रॅक्टिकल व्यवहारामध्ये आपण ती गोष्ट आणू त्या वेळेला ही स्वचिंतनाची जी प्रक्रिया आहे ती जीवनामध्ये सातत्यानं पुढं पुढं वाढत जाईल जात असते एक विचारायचं म्हणजे बालासाहेब मला जसे तुम्ही म्हणत होते स्वतःची ओळख स्वतःची ओळख म्हणजे नक्की जे आपण बघतो आहे ज्या दृष्टीने आपण बघतो आहे त्याच्यापेक्षा काही वेगळा आहे का हां यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही भौतिक दुनियामध्ये पाच तत्व आहे किंवा सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपण स्पर्श वायू गंध हे जे ज्ञानेंद्रिय म्हणतो शब्द तर हे सर्व काही आपल्याला दिसतो दिसतंय शब्द बोलतोय आपण स्पर्शाची जाणीव होते आवाज ऐकू येतो हे सर्व काही दिसतं परंतु याचा अनुभव घेणारी एक इस या शरीरामध्ये एक सत्ता आहे की ज्याला आपल्या भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे नावं दिलेले आहेत कोणी त्याला आत्मा म्हणते कोणी त्याला वायू म्हणते कोणी त्याला प्रकाश म्हणते कोणी त्याला जीव म्हणतंय किंवा एखादा व्यक्ती शरीर सोडून गेल्यानंतर आपण म्हणतो की याच्यामध्ये काहीतरी एक सत्ता होती ती निघून गेली म्हणजे नेमकं हा जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की दृश्य आणि अदृश्य ह्या दोन गोष्टी शाश्वत आहे दृश्य आपल्याला ह्या डोळ्याने दिसतं अदृश्य जी गोष्ट आहे ही डोळ्याने दिसत नाही म्हणून म्हटलं जातं की दोन ज्या अदृश्य गोष्टी आहे आत्मा आणि परमात्मा या डोळ्यानं दिसत नाही परंतु याचा अर्थ असं नाही की ह्या नाहीचे किंवा याला मान्य करू शकत नाही ह्या आहेत पण ते विचाराची जेव्हा गोष्ट येतो विचार जेव्हा आपण म्हणतो ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यावर आपण त्याच्यावर आपण जास्त विचार करतो आणि ज्या नाही दिसत त्याच्याकरता आपला विवेक आणि भावना पाहिजे अच्छा फुलाचा सुगंध आहे हा दिसत नाही पण अनुभव होतो मग तुम्ही असं तर म्हणू शकणार नाही फुलाचा सुगंधच नाही आहे हो. किंवा हवा आहे डोळ्याने दिसत नाही परंतु तुम्ही हे म्हणू शकत नाही की नाही हवा नाहीच आहे म्हणजे ह्या शरीराला चालवणारी एक सत्ता आहे हा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाच्या एका मोडवर स्वीकार करावा लागतो आणि तो अनुभव म्हणजे की ज्या वेळेला हे पंचतत्वाचं शरीर आत्मा ज्या वेळेला सोडून देतो त्यावेळेला हे निश्चित तो स्वीकार करतो की आत्तापर्यंत या शरीराद्वारे कर्म करणारी याला चालवणारी बोलणारी कोणीतरी एक सत्ता होती आणि ती जी सत्ता आहे आता ती निघून गेलेली आहे म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल की सकारात्मक चिंतनासाठी आपल्याला ही जी अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीचं राहण्याचं जे स्थान या दोन भ्रुकुटीच्या मध्य हे सायंटिफिक पण प्रूफ झालेलं आहे की आत्मा ह्या भ्रुकुटीच्या मध्ये विराजमान आहे आणि जोपर्यंत त्याचा आपण अनुभव करत नाही शरीरापासून त्याला वेगळं आपण समजत नाही तोपर्यंत जे सकारात्मक चिंतन आपलं व्हायला पाहिजे त्याची कंटिन्युटी त्याची सातत्यता आपल्याला टिकवता येत नाही आणि म्हणून ही जी अदृश्य शक्ती परंतु ती शाश्वत आहे हे मान्य आहे आणि जोपर्यंत आपण त्याला समजून घेत नाही आणि त्याच्यावर आपण चालत नाही तोपर्यंत सकारात्मक चिंतन आपल्याला जे कंटिन्युटी त्याची ठेवायला पाहिजे ती आपण होत नाही होत नाही फारच सुंदर तुम्ही व्याख्यान केलं त्याच्यावरती अदृश्य शक्ती आणि दृश्य शक्तीवरती आणि असं वाटतं की आपण अदृश्य शक्तीचं जेव्हा चिंतन करायला सुरू करणार किंवा त्याचा अनुभव आपण सुरू करणार तेव्हा आपल्याला सकारात्मक चिंतन करणं सोपं होईल तर नक्कीच फारच आनंद वाटतोय आता घेऊया एक छोटासा ब्रेक त्यानंतर परत आपण या विषयावरती अजून बोलूया बालासाहेबांशी आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे तुझ्या आठवांचा शहारा जरा it is. कुणावतीरे अजूनया सभोवताली रे तुझा कुणा अजून क्षणात त्या भिसू माझा बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा का पुन्हा नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे आपले खास पाहुणे बालासाहेब घोरपडे आहे त्यांच्याशी आपण सकारात्मक विषयावरती चर्चा करतो आहे आणि काय प्रश्न आणि काय उत्तरं आपण घेतो आहे त्यांच्याकडून तर असं आपण आता बघितलं की सकारात्मक चिंतन करण्यासाठी आपल्याला स्वतःची ओळख नक्कीच पाहिजे आणि आता एक प्रश्न बालासाहेब मला असा विचारायचा की सकारात्मक चिंतन जेव्हा आपण मानतो सकारात्मक चिंतनाचे काही व्यावहारिक उदाहरण स्पष्ट करणार का याच्यामध्ये खूप छान तुम्हाला एक एक्झाम्पल मी देऊ शकतो की ज्या वेळेला आपण व्यवहारामध्ये दोन गोष्टी असतात की ज्या वेळेला आपल्याला आपल्या स्वरूपाची स्मृती असते त्यावेळेला आपला जो चेहरा आहे हा आनंदित आणि एकदम फुलासारखा टवटवीत असतो परंतु ज्या वेळेला आपल्याला स्वस्वरूपाची स्मृती नसते त्यावेळेला आपला जो चेहरा एकदम जसं कोमजलेलं फुल असतं एकदम ऊर्जेला त्याला म्हणतो तसा आपला चेहरा असतो तर सकारात्मक चिंतनसाठी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची स्मृती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला एक देऊ शकतो की ज्याला स्वस्वरूपाची स्मृती असताना जर तो कर्मव्यवहार करत असला कोणतंही जर काम करत असला तर त्याला जी भेटणारी व्यक्ती आहे ती पण खुश होते की काम तर दुसरी व्यक्ती पण करतात पण काम करण्याचा याचा जो एक वेगळापणा आहे त्याच्या बोलण्यावरून आपल्याला स्पष्ट जाणवतं तर एक वेळेला एका मंदिराचं काम चालू असतं आणि एक संत महात्मा जवळून जात असतात तर महात्माजींच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण होते की मंदिराचं काम चालू आहे बरेच वर्क वर्कर्स तिथं काम करत असतात तर त्याच्यामध्ये महात्माजी त्याच्यामधला एक जो वर्कर आहे कामगार आहे त्याला जाऊन विचारतात की तू काय करत आहे तर पहिला जो कामगार आहे तर तो महात्माजीला म्हणतो की महात्माजी तुम्ही एवढे संत आहात तुम्हाला मी दिसत नाही का इथं दगड उचलतोय हे तुम्हाला दिसत नाही महात्माजी काही त्याला उत्तर देत नाही थोडं पुढं जातात दुसरा एक कामगार तेच काम करत असतो मंदिराचं निर्माण चाललेलं असतं त्याला तोच प्रश्न विचारतात की तुम्ही काय करताय तो कामगार उत्तर देतो की माझं पोट भरण्यासाठी परिवाराचं पोट भरण्यासाठी मी ही भिंत रचतोय आणि याच्या मोबदल्या मला मध्ये काहीतरी मला रक्कम मिळते त्याच्यानंतर पुढं जाऊन संत तिसरा एक व्यक्ती त्याला हाच प्रश्न विचारतात की तू काय करतोय तिसरा व्यक्ती म्हणतो की महाराज मी ज्या वेळेला कामाला इथं सुरुवात केली तर माझ्या मनामध्ये एकच खुशी आहे एकच स्मृती आहे की ज्या वेळेला मंदिराचं निर्माण होईन आणि हजारो लोक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतील त्यावेळेला मंदिराला बघून लोक म्हणतील की अरे मंदिर ज्यांनी निर्माण केलं किती छान मंदिर निर्माण केलं तर त्यांची जी ब्लेसिंग आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे हा आम्हाला मिळेल किंवा वैयक्तिक मला ती खुशी असल्यामुळं आज तो अनुभव मी करतोय की ते ब्लेसिंग आज प्रेझेंटच मला त्याचा अनुभव होतो आणि भविष्यामध्ये पण मला त्यांची जी आशीर्वाद आहे दुवा आहे ती मिळणार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकच काम करणारे दगडाचं काम करणारे तीन लोक परंतु एकाच प्रश्नाचं उत्तर तिन्हीकून वेगवेगळं मिळालं पहिल्याचं जे उत्तर आहे की एक जैसे की जसं आपण म्हणतो की जीवनामध्ये एक जबरदस्ती करायचं आहे काम म्हणून करू राहिलो दुसरा त्याच कामाला म्हणतो की मला मजबुरी आहे की पोट पाळण्यासाठी परिवाराला पाळण्यासाठी मला करणं गरजेचं आहे आणि तिसरा जो व्यक्ती आहे मोबाईलला तिघांनाही बरोबर मिळतोय काम बी बरोबरचं आहे परंतु तिसरा व्यक्ती पैशाबरोबरच खुशी पण प्राप्त करतो मग सकारात्मक चिंतनचा हा एक खूप मोठा फायदा आहे की तुम्ही व्यवहारामध्ये ऑफिसमध्ये हे तुम्हाला पेमेंट मंथली मिळत आहे परंतु फक्त पेमेंट मिळवून जर तुम्हाला जर जीवनामध्ये खुशी नाही आहे तुम्ही वर्क करताय पण ते वर्क किती ना करताय ते खूप महत्त्वाचं आहे काम जरी सारखं असलं पण काम करण्याचा जो ॲटिट्यूड आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे तर तो तुम्हाला जीवनामध्ये व्यवहारामध्ये एक आपल्या चिंतनाची जर कला आपल्या जीवनामध्ये जर वाढली बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक झाला तर खूप काही आपण जीवनामध्ये एक शक्ती आणि गुण प्राप्त करू शकतो नक्कीच फारच सुंदर एक्झाम्पल आपण दिलेत आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोता मित्रांना पण हा एक्झाम्पल ऐकून असं वाटत असेल की नक्कीच आपण जे कार्य करत असतो किंवा ऑफिसमध्ये काम करत असतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये जे काम करत असतो त्याच्यामध्ये आपण मनाने एक खुशी असेल तर ते काम करण्यात एक आनंद येतो आणि काम करताना आनंद नसेल तर ते थोडासा काम पण आपल्याला मनाला तणाव देतो आणि टेन्शन देतो तर हा एक मुख्य आपला इम्पॉर्टंट आहे की आपण जे पण काम करतो ते आनंदाने करायला पाहिजे आणि ते सकारात्मक चिंतनने आपण करू शकतो फार सुंदर एक्झाम्पल दिला बालासाहेबांनी तर आता पुढे एक असा प्रश्न आहे की आपण स्वतःबद्दल स्वचिंतन करायचं असेल तर ते कसं करता येईल काय त्याची व्याख्या आहे कुठून सुरू करता येईल सर्वात प्रथम जसं तुम्ही सांगितलं की ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे कारण जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत जे परिवारामधले जे लोक आहेत त्यांना आपण बदलू शकत नाही कारण म्हटलं जातं की पहिले आईवडिलांनाच मुलं फॉलो करतात मग आईवडिलांमध्येच जर क्रोध असेल चिडचिडापण असेल किंवा अन्य जर गोष्टी असतील तर मुलं त्या गोष्टींना लवकर फॉलो करतात म्हणून सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायची आहे म्हणून म्हटलं जातं की मी सुधारलं तर जग सुधरेल पण जर मी सुधारलो नाही तर <laughs> जगाला सुधरून फायदा नाही कारण मी जर दुसऱ्याला ज्ञान सांगण्यासाठी निघालो तर लोक म्हणतील पहिलं तुझ्याच घरी बघ तुझ्याच घरी घरचे लोक ऐकत नाही आणि तू आम्हाला सांगायला निघाला म्हणून त्याकरता स्वचिंतनाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या विशेषता आणि गुण यांना लिहिणं खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीनं ही जर हॅबिट ठेवली कारण आजकाल आपण दैनंदिन व्यवहारामध्ये इतकं काही व्यस्त असतो आपल्या दैनंदिन कारोबारामध्ये टाईम आपल्याला मिळत नाही परंतु आपण जर ही एक हॅबिट टाकली की वाचण्याबरोबर मला लिहायचं पण आहे कारण जर स्वचिंतनासाठी आपण आपल्यासाठी जर वेळ काढला नाही तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच बाह्य परिस्थितींचा प्रभाव खूप लवकर पडेल आठ घंटे तुम्ही ऑफिसमध्ये जाताय आठ घंटे गव्हर्नमेंटची ड्युटी करताय परंतु कधी हा तुम्ही एकांतमध्ये विचार केला की मी माझ्यासाठी किती वेळ देतोय म्हणजे आजचं जे फास्ट युग आपण म्हणतोय की धावपळीच्या युगामध्ये आपण फक्त दुसऱ्यांसाठी करतोय दुसऱ्यांचा विचार करतोय मुलांचा करतोय शाळेचा करतोय त्यांच्या भविष्याचा करतो परंतु आपण आपल्या जीवनाचा मला काय करायचं आहे नेमकं माझ्या जीवनाचं जे ध्येय आहे आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मी इंडिव्हिज्युअल माझ्या जीवनाचं काही पर्पज आहे का आणि मग त्याकरता स्वतः आपण एक डायरी आपल्याकडं असणं गरजेचं आहे स्वचिंतनासाठी आणि त्या डायरीमध्ये जसं एक दुकानदार रोजचा हिशोब ठेवतो आणि संध्याकाळी तो नोट करतो की आज प्राप्ती किती झाली आज उधारी किती आहे येणं किती सर्व काही त्याच्याकडे ते नोट असतं असं प्रत्येक व्यक्तीनं जर आपल्या जीवनामध्ये एक पॉकेट डायरी ठेवली आणि त्या पॉकेट डायरीमध्ये ह्या गोष्टी जर नमूद केल्या जीवनामध्ये की मी माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये ज्या विशेषता आहे त्या विशेषतांना मी प्रॅक्टिकल व्यवहारामध्ये कार्यामध्ये किती कार्यान्वित करतो आहे मी किती लोकांना मोटिवेट करतो आहे माझ्यामध्ये जर हसण्याची कला आहे तर किती लोकांना मी हसवतो किंवा माझ्यामध्ये जर बोलण्याची कला आहे तर किती लोकांना मी प्रोत्साहित करतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप एक इम्पॉर्टन्स ठेवतात लास्ट तुम्हाला एक उदाहरण मी देऊ शकतो चालता चालता की एक वेळेला एक आईस फॅक्टरीमध्ये बरेच वर्कर काम करत होते तर त्याच्यामधला एक जो वर्कर आहे तो जो वॉचमॅन असतो गेटवर रोज जाताना त्याला नमस्कार करणार आणि ड्युटी झाल्यानंतर नमस्कार करणार त्याची कंटिन्युटी ती जीवनामध्ये त्या बरोबर एक दोस्ती झाली होती एक दिवस काय झालं की मेंटेनन्सचं त्याच्याकडं वर्क होता तो मेंटेनन्सचं काम करायचा तर अचानक संध्याकाळी ज्या वेळेला सुट्टी झाली त्यावेळेला काही तांत्रिक बिघाड झाला आणि डोअर क्लोज झाला तो मध्ये अटकला बाकी सर्व लोक बाहेरची सुट्टी झाल्यानंतर निघून गेले आपल्या आपल्या घरी तर तो जो वॉचमॅन आहे त्याच्या मनात विचार आला की एक सर्व लोक गेले पण गेट बंद करण्याच्या अगोदर एक व्यक्ती नाही आला म्हणून तो तातडीनं बघायला गेला शोधलं तर बघितलं की कुठेही नाही दिसू राहिलं त्यानं तो दरवाजा तोडला जो दरवाजा लॉक झाला होता आणि तो दरवाजा त्या व्यक्तीला खुलत नव्हता तांत्रिक बिघाडामुळं तो एकदम क्लोज झाला तो मध्ये ईश्वराची आठवण करत होता तर त्यावेळेला ज्यावेळेला दरवाजा तोडला तो व्यक्ती बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्या वॉचमॅनला तो व्यक्ती प्रश्न विचारतो की तुला कसं काय माहिती की मी इथं अटकलेलो आहे खरोखर तुला ईश्वरानंच इथं पाठवलं त्याच्यामुळे आज माझे प्राण वाचले तुला कसं काय कळालं तर त्यावेळेला वॉचमॅन सांगतो की सर असं आहे की भरपूर वर्कर्स आपल्या कंपनीमध्ये आहेत दररोज येतात जातात परंतु त्याच्यामधले तुम्ही एकमेव असे आहेत की दररोज येताना मला तुम्ही नमस्कार करतात आणि जाताना पण नमस्कार करतात सर्व लोक गेले परंतु मी हा विचार केला की सकाळी तर हे आले होते आणि नमस्कार केला पण जाताना तर काही आलेच नाही कारण नमस्कार करण्याची जी सवय होती <laughs> तर त्याच्यामुळे मला एक उत्सुकता वाढली की हे आले का नाही म्हणून मी शोधण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो हो. बघा एक छोटीशी एक गुडविल एक हॅबिट की त्या हॅबिटनं आज त्या व्यक्तीचं जीवन वाचवलं म्हणजे जीवनामध्ये जर आपल्या ह्या गुड हॅबिट्स म्हणा एक स्वचिंतनाच्या कला म्हणा किंवा ह्या ज्या हॅबिट्स आपण जर व्यवहारामध्ये जर अशा वापरल्या तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या खूप काही फायदेशीर नाही इवन आपलं जीवन पण वाचू शकतात जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं म्हणून स्वचिंतनासाठी आपल्या विशेषता आणि गुणांना लिहिणं आणि त्याच्यावर वर्क करणं हे खूप काही महत्त्वाचं आहे <laughs> फारच सुंदर एक्झाम्पल तुम्ही दिला बालासाहेब आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोता मित्रांना पण असेच पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह हॅबिट्स असेल तर नक्कीच आपल्याला कुठलेही अशी वेगळी परिस्थितीमध्ये आपल्याला हेल्प होतो जसं एक्झाम्पल तुम्ही दिलं जाता जाता एक मेसेज म्हणून तुम्ही काय सांगू शकता आपल्या श्रोतांना हां मी जाता जाता आपले जे श्रोता आहेत त्यांना हे सांगू शकतो की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही चारो म्हणजे चोहीकडे ज्या वेळेला आपल्याला ही गर्दी आणि लोक दिसतात त्यावेळेला समोरचा कोणत्याही विचारानं जरी आपल्या समोर आला तरी आपण त्यांना सुख शांती प्रेम आनंद हेच भेट करायचं कारण तो जो व्यक्ती आहे बिचारा विचारानं तोच त्रासलेला आहे आणि त्याच्यात आपणही जर त्याला अजून टॉर्चर केलं तर <laughs> अजून काही म्हणजे <laughs> क्लॅश होणार किंवा अजून परिस्थिती बिघडण्यापेक्षा आपण जर आपले जे विशेषता आणि गुण जसं तुम्हाला मी छोट्याशा उदाहरणावरून सांगितलं हो, हो. ते जर त्याला आपण भेट केलं तर निश्चित तो तुम्हाला कधीच विसरणार नाही <laughs> हा एक म्हणजे श्रोत्यांसाठी एक मेसेज आहे बालासाहेब खूपच आनंद वाटला तुमच्याशी बोलताना सकारात्मक चिंतन काय आहे कसं करायचं आणि स्वतःची ओळख काय हे तुम्ही आज आपल्याला थोडासा स्पष्ट केला आणि पुढेही आपण असेच एपिसोड्स अजून तुमच्याकडून ऐकणार आहे सकारात्मक चिंतन म्हणजे कसं करता येईल काय त्याचा उपयोग आहे आणि कसं त्याची विधान आहे तेही आपण बघणार आहे आजच्या या एपिसोडमध्ये एवढंच पुढे भेटूया परत असंच विचारांनी आणि तुम्ही सदा सकारात्मक विचार करत राहा नेहमी खुश राहा आनंदित राहा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि बालासाहेबांना खूप खूप धन्यवाद नमस्कार तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा धरले रे ओट आता चवकळली मलाही जगण्याची जराशी आंबट गोड अशी फोड खाल्ली आज मी जगण्याची जराशी तिखट जार दिवसांची ही आग विजली रे बघ डोळ्यात या कडवटिया हसण्यात या शिंपडते आजी जशी तडतडता जुना तवा मन तस शांत शांत हे भाकरीचा चंद्र द्या आता भरले रे जगण्याची जराशी ऐका का भरवते रे घास मी घेतो अंतरी पोट तिचे का भरे खारट आसुही गोडस लागतो आता मन म्हणे घे टिपून या जिभेने पडण्या उरट असेल का चवघामाची सांगना मन म्हणे या इथून सुरुवात गोड करना आंबट गोड अशी पो जगण्याची जराशी तिखट जाळ दिवसाची आ विझली रे बघ डोळ्यात या कडवट या जिद्दीची कथा लपली रे हसण्यात या वो वो na na na na na na na na na